सात दशमलव आठ एफ एम खुश रहो खुशियाँ बांटो नमस्कार आपण ऐकत आहेत रेडिओ पुनेरी आवाज वन झिरो सेवन पॉईंट एट एफ एम आपण सर्वांचा स्वागत आहे या कार्यक्रममध्ये एक मुलाखतमध्ये एक मुलाखत हा कार्यक्रममध्ये आपण विशेष पाहुण्यांना बोलवतो आणि त्यांच्याशी वार्ता करतो तर आजच्या या एपिसोडमध्ये आपल्याकडे देशमुख रावसाहेब आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहे आणि स्थायिका येते त्यांच्याबद्दल आपण माहिती घेऊ व्यसन हा जीवनामध्ये एक मोठा प्रॉब्लेम आहे आपला आणि त्याच्याने आपला जीवनाचा पूर्ण ध्वस्त होतो म्हणजे नुकसान खूप होतो आपला आणि आपल्याला नंतर कळतो तर या विषयावर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्याच्या अगोदर त्यांच्या थोडासा इंट्रोडक्शन म्हणून त्यांचा परिचय आपण घेऊया आपण सर्वांतर्फे देशमुख रावसाहेबांचा खूप खूप स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रममध्ये तर मी रावसाहेब भगवान देशमुख मी मूळ बीड जिल्हा तालुका आष्टी करंजी नावाचं छोटंसं गाव आहे माझं त्या ठिकाणी माझं बी कॉमपर्यंत शिक्षण झालं शिक्षण झाल्यानंतर मला इथं वडिलांनी एल एल बी करण्यासाठी पाठवलं परंतु मी ते शिक्षणाचं विचार केला की शिक्षण करत असताना तर समजा घरची परिस्थिती एवढी स्ट्रॉंग नव्हती की मी एल एल बी कर करू शकू त्यामुळे मी ते कॅन्सल करून फर्निचरच्या कामामध्ये खूप इंटरेस्ट घेतला आणि त्याच्यामध्ये एवढा यशस्वी झालो म्हणजे माझ्या कस्टमरच्या पार्ट्यांच्या कृपेने सगळ्यांच्या आणि आज माझा शिवांजली फर्निचर नावाचा एक खूप मस्त व्यवसाय आहे त्या माध्यमातून मी होलसेल माल सप्लाय केला कराड सातारा सांगली कोल्हापूर औरंगाबाद नगर एवढ्या ठिकाणी मी मटेरियल सप्लाय केलं आणि त्याच्यातून खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झालो मुलं वगैरे व्यवस्थित शिक्षण झाले आणि आता व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे चालू आहे आता परिवारामध्ये कोण कोण आहे आपला मला एक मुलगा आहे एक मुलगी आहे मुलीचं एम बी ए फायनान्स झाले मुलगा बी बी ए झाला आहे दोघंही चांगल्या कंपनीत जॉब करतायत कॅबजिमिनीमध्ये मुलगा आहे आणि कॉक्निझनमध्ये मुलगी माझी काम करते आहे अच्छा अच्छा अच्छा एक विचारायचं म्हणजे तुमचा जन्म कोणत्या ठिकाणी तिकडच्या परिसरबद्दल त्यावेळी कोण कोण होते तुमच्याबरोबर त्या गावाच्याबद्दल थोडासा माहिती द्या माझा जन्म पारनेर नावाचं तालुका पाटोदा बीड जिल्हा ते माझं अजूळ त्या ठिकाणी माझा जन्म झाला बाकी मग शिक्षण वगैरे आष्टी अच्छा <laughs> ठीक आहे एक अजून विचारायचं म्हणजे आपण जीवनामध्ये बरेच काय करतो सक्सेस होतो जीवनामध्ये सॅटिस्फॅक्शन ज्याला म्हणतो संतोष ज्याला म्हणतो त्याच्यासाठी तुम्ही काय करता किंवा कितपत तुम्ही सॅटिस्फॅक्शन आपल्या जीवनामध्ये एक्सपिरियन्स करता बघा सॅटिस्फॅक्शन ही गोष्ट अशी आहे की तुम्ही जर स्वतःला जर समजा सॅटिस्फॅक्शन जर समजलं गेलं आणि सॅटिस्फॅक्शनसाठी जर तुम्ही प्रयत्न करत गेलात तर तुमचं सॅटिस्फॅक्शन होऊ शकतं आणि इच्छा ह्या अशा आहेत की असं म्हणलं जातं की इच्छा ही इन्सान को अच्छा बनने नाही देती <laughs> तर खूप काही अशा अवास्तव इच्छा जर नसतील तर मनुष्य सॅटिस्फॅक्शन त्याचं होऊ शकतं आणि तुम्ही जर खूप चांगल्या मार्गात असाल तुम्ही जर थोडं आध्यात्मिक मार्गातून जर जीवन जगत असताना तर तुमच्या इच्छा कुठल्या खराब नसतात आणि त्या इच्छा कमी खर्चाच्या असू शकतात आणि जर तुमच्या अवास्तव काही इच्छा नसतील तर तुमचं सॅटिस्फॅक्शन हे शंभर टक्के होऊ शकतात <laughs> अच्छा रावसाहेब एक विचारायचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण बरेच लोकांना बघतो कुठून तरी आपल्याला एक विशेष प्रेरणा मिळतो आणि त्याच्यामध्ये आपण कस्टमरला भेटतो किंवा लोकांना भेटतो तर कुठेतरी आपल्याला असं वाटतं की हा ह्या व्यक्तीमध्ये काहीतरी एक वेगळापण आहे आणि ते आपल्याला आकर्षित करते असे किती बरेच लोक तुम्हाला भेटले असतील परंतु थोडक्यात काही लोकांच्या एक्सपिरियन्स ज्यांना बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल किंवा आनंद वाटला असेल असे लोकांच्या प्रेरणादायी लोकांच्याबद्दल थोडीशी माहिती द्या हां माझ माझ्या जीवनामध्ये खरं म्हणजे असे काही प्रेरणादायी लोक खूप भेटले की जसं मला बी पी एलचे डिस्ट्रीब्युटर नावाचे एक म्हणजे बी पी एल डिस्ट्रीब्युटर होते ते गुंदेच्या नावाचे होते तर त्यांनी एवढं आम्हाला कॉपरेट केलं की एक छोट्या व्यक्तीला समजा जसं आपण एखादा पुढे येऊसपर्यंत ज्या प्रकारे कॉपरेटिव्ह केलं पाहिजे त्यांना समजा आर्थिक मदत केली पाहिजे असं काही काही लोकांच्या मध्ये होणार खूप असतं आणि त्यानंतर नटराज इलेक्ट्रॉनिक म्हणून जे एक दिलीप सेट मला ते पण एक भेटले त्यांनी ज्यांनी मला ते बिपिलचे डिस्ट्रीब्युटरशी मला त्यांनी भेट घालून दिली म्हणजे खरोखर काही काही लोक समाजामध्ये एवढे चांगले असतात की एखाद्या छोट्या व्यक्तीला पुढं आणण्यासाठी कसा प्रयत्न केला पाहिजे अशा ह्या दोन व्यक्तींनी मला म्हणजे एवढा प्रयत्न केला व्यवस्थित आणि रुटीनला आणलं नाहीतर मी खरं म्हणजे ह्या स्टेपला आपण जे सध्या माझा जो व्यवसाय वगैरे आहे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतो की कुणाला तरी रुटीनला आणण्यासाठी काही लोकांचा खूप सहयोग असतो तसंच त्याप्रमाणे जसं ज्यावेळेस मला समजा एक दुकान टाकायचं होतं वगैरे त्यावेळेस हेमंत तापकीर की ज्यांनी कसलाही परिचय नसताना सुद्धा आम्हाला एवढं कॉपरेट केलं एवढी मदत केली आणि कुठल्याही त्याच्या पाठीमागं त्यांचा स्वार्थ नसताना म्हणजे असे हे जे लोक काही भेटत गेले आणि त्यांच्या माध्यमातून कसे लोक पुढे येऊ शकतात ह्याच हो। मी स्वतः पण एक प्रॅक्टिकल एक अनुभव आहे की आज लोक आपल्याकडं एक चांगले व्यावसायिक म्हणून बघतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे का लोक कॉपरेटिव्ह पण त्याच वेळेस करतात की त्याच्या त्यावेळेस आपल्यामध्ये पण क्वालिटी पाहिजे असं लोक कोणालाही कॉपरेट करायला तयार नसतात म्हणजे जे समजा कॉपरेट करण्यासाठी स्वतःची जी समजा कॅपॅसिटी मी तर असं म्हणतो की जसं म्हणलं गेलं आहे की जर झोळी फाटकी असेल तर त्या झोळीमध्ये कोणी दान टाकणार नाही तर आपली घेण्याची कॅपॅसिटी जर चांगली असेल आणि लोकांना जर आपल्यामध्ये सात्विकता वाटत असेल तरच लोक कॉपरेट करतात अन्यथा लोक कॉपरेट करत पण नाही <laughs> अच्छा बरेच वर्षापासून तुम्ही बिझनेस करत आहे फर्निचर बिझनेस आपण करत आहे तर एक विचारायची म्हणजे बिझनेसची जी टेक्निक आहे सक्सेसफुल बिझनेसमॅन बनण्यासाठी आपल्याला काय करायला लागतो त्याच्यासाठी तुमचे विचार तर सक्सेसफुल बिझनेससाठी ॲक्च्युअल मी तर असं म्हणेन की तुमचा बिझनेसचा पिंड असला पाहिजे आणि मी स्वतः वैयक्तिक असं म्हणतो की जसं बऱ्याचशा शब्दा जर पाठीमागं जर नेस लावलं हां जसं स्वीट आणि स्वीटेस्ट तर बिझनेस म्हणजे जर तुम्ही खूप व्यस्त राहण्याची जर तुमची इच्छा असेल तुम्ही तुमच्या जर बॉडीला जर समजा खूप पळू शकता असं जर तुम्हाला वाटत असेल तरच तुम्ही बिझनेस केला पाहिजे आणि स्वतःला एवढं झोकून दिलं पाहिजे की तुम्ही असं म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे बिझनेसच्या समोर तुम्हाला सगळ्या गोष्टी फेल वाटल्या पाहिजे स्वतःचे छंद वगैरे हे ते सगळ्या गोष्टीची जर तुम्ही कुर्बानी देऊ शकता एखाद्या वेळेस तुम्ही तुमचं जेवण वगैरे झोप कुठल्याही गोष्टीला म्हणजे बिझनेससाठी जर तुमची खूप अलर्ट राहण्याची समजा राहण्याची जर तुमची ताकद असेल त्याने समर्पण भावना पाहिजे तुम्हाला हा समर्पण भावना म्हणजे एवढी पाहिजे की तुम्ही स्वतः फक्त बिझनेस स्वतःपेक्षा तुम्ही जास्त बिझनेसला जर महत्व देणार असाल आणि जर तुम्ही समजा म्हणजे जे म्हणतात ना ट्वेंटी फोर इंटू सेवन हां जर तुम्ही असंच जीवन जगण्याची इच्छा असेल तरच तुम्ही बिझनेस करावा अन्यथा मग नोकरी करून आठ घंटे तुम्ही सोळा घंटे मोकळं राहू शकता पण बिझनेससाठी तुम्हाला खूप अलर्ट राहत तरच तुम्ही बिझनेसमध्ये सक्सेस होऊ शकता म्हणजे शंभर टक्के तुम्हाला सक्सेस भेटणारच त्याबद्दल एक टक्का पण डाऊट नाही <laughs> मग तुम्ही बिझनेस तुम्ही कुठलाही करा कोणताही बिझनेस करा पण जर तुमचं शंभर टक्के जर तुमचं समर्पण असेल तर बिझनेसमध्ये तुम्हाला शंभर टक्के यश हे आहेच आहे तसं मी स्वतःबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी एटी सिक्समध्ये मिलिटरी भरती झालो ते वडिलांनी करू दिले नाही नाईन्टीमध्ये मी दारूबंदी उत्पादन शुल्क जवान म्हणून भरती झालो त्यावेळेस मी ते केले नाही त्यानंतर नाईन्टी टूमध्ये मी पोलीस भरती झालो मला अशोक धिवरे नावाचे जे भरतीचे इन्चार्ज होते ते मला बोलले होते की तुम्ही पाच सहा वर्षात पी एस आय बनणार पण माझ्या डोक्यात होते की मला बिझनेस करायचा आहे आणि मी फर्निचरचं चांगल्या प्रकारे काम शिकलो होतो तर मी त्यावेळेस ती नोकरी नाही केली आणि त्याचं मी आज फलस्वरूप बघतोय की खरोखर माझा निर्णय किती छान झाला पण माझ्यामध्ये ते गट्स होते आणि ते करण्याची इच्छा होती तर आज शिवांजली फर्निचरचं नाव खूप म्हणजे तसं पाहिलंच तर परमेश्वर कृपेने म्हणा किंवा माझ्या <laughs> कस्टमरच्या समजा काही जे योगदान असेल आणि माझं थोडंफार काय असणार त्यामुळे जे झाले ते एक एक्झाम्पल आहे असं मी सांगू इच्छितो रावसाहेब फारच आनंद वाटतो तुमच्या शब्दांनी आणि तुमच्या भावना ऐकून आणि आशा व्यक्त करतो आमचे श्रोता मित्रही त्यांनाही आनंद वाटत असेल की एक बिझनेसमॅन कसा असतो आणि बिझनेस करायला आपल्याला काय मेहनत घ्यायला लागतो हे तुम्ही आपल्या प्रेमळ शब्दांनी आम्हाला सांगितलं आता घेऊ एक छोटासा ब्रेक ऐकूया एक फार सुंदर गाणं आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज वन झिरो सेवन पॉईंट एट एफ एम आनंदी रहा आनंद लुटा कर सब चिंता फिकर तुम्हें सौंप कर सब चिंता फिकर देह दुनिया से हम हो गए बेखबर खिवैया से हम हो गए बेखबर कि भैया मेरी नैया तेरे हवाले तेरे हवाले ये सौंप कर सब चिंता फिकर से हम हो गए बेखबर क्या सोचने से भी पहले बन जाते काम मेरे करने से पहले ओ सोचो भी क्या सोचने से भी पहले बन जाते काम मेरे करने से पहले रात काम मेरे करने से पहले ए खुदा दोस्त तारीफ क्या मैं करूं ए खुदा दोस्त तारीफ क्या मैं करूं ये सब है तेरी खूबियों का सर 哎呀！ है हस्ती ऐशान आलम वो पूछी है हस्ती तेरी नजर इनायत है मुझ पे करम तेरी नजर इनायत है मुझ पे करम तूने अपना बनाया किया रुक धर कि भैया मेरी नैया तेरे हवाले तेरे हवाले तुम्हें सौंप कर सब चिंता फिकर देह दुनिया से हम हो गए बेखबर हो गए बेखबर हो गए बेखबर हो गए बेखबर सात दशमलव आठ एफ एम खुश रहो खुशियाँ बाटो नमस्कार आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज वन झिरो सेवन पॉईंट एट एफ एम आपण सर्वांचं स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रममध्ये एक मुलाखत कार्यक्रमचे आजचे आपले खास पाहुणे देशमुख रावसाहेब आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्याशी आपण विचार केला की कसं एक बिझनेसमॅन सक्सेसफुल होऊ शकतो त्याच्यासाठी त्यांनी आपला एक्सपिरियन्स शेअर केला आपल्याबरोबर आणि आता आपण विचार करूयात त्यांनी जसं मंथन केलं आहे की व्यसनापासून लोकांना खूप प्रॉब्लेम्स होतो आणि इवन आपणही बघतो की आज जरी एका व्यक्तीला कुठलंही छोटासा व्यसन असू दे परंतु त्याच्याने आपल्या सोसायटीमध्ये एक तर नाव खराब होऊन जातो आणि दुसरा आपल्याला आतून गिल्टी फील होतो आणि समाजामध्ये जे सामान्य व्यक्तीचं जे जीवन आहे ते आपण कुठेतरी गमवून बसतो मग या सगळ्यांचं आपण कसं तरी एक निदान म्हणून काहीतरी उपचार म्हणून याच्यावर आपल्याला विचार करायला लागेल आणि बरेच लोकांना असं वाटतं की मला सोडायची इच्छा आहे परंतु सुटत नाही अशी पण प्रॉ प्रॉब्लेम्स येतात तर या विषयावरती आपण देशमुख सरांशी बोलूया जसं आपण व्यसन म्हणतो लोकांना छोटे मोठे व्यसन असतोच तणाव तणाव जीवनामध्ये असतोच मग त्याच्यापासून सुटका किंवा त्याच्यासाठी काय करायला लागेल तर बघा आता आपण सर असं मला बोलले की छोटं व्यसन तर बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की तंबाखूसारखं व्यसन हे छोटं आहे पण तुम्ही जर विचार केला तर तुम्ही बघा की तंबाखू हे व्यसन छोटं नाही आहे मी तर असं म्हणत म्हणून की ते सर्वात थोरलं किंवा मोठं <laughs> तुम्ही बघा म्हणजे समजा आता मी असं म्हणतो की दारू ही चांगली गोष्ट नाही आहे दारू बियर वगैरे जे लोक आहेत ती चांगली गोष्ट नाहीच आहे वाईटच आहे परंतु कुठल्या दारूच्या किंवा बेअरच्या बॉटलवर दिलेलं नाही की ती जानलेवा आहे मग पण कुठली अशी तंबाखूची पुडी किंवा बिडी सिगारेट अशी गोष्ट नाही आहे की ज्याच्यावर लिहिलेलं नाही आहे आणि एवढंच नाही तर लिहिलेलं असून जर तुम्हाला कोणाला लिहिता वाचता येत नसेल तर त्याच्यावर पिक्चर पण दिलेला असतो किंवा ते किती घातक आहे तर याच्यापासून लोक मुक्त व्हायला पाहिजेत हा विचार मी केल्यानंतर मी म्हणलं लोकांना हे सांगत असताना आपण कशा प्रकारे सांगायचं मी याच्यावर थोडं एक वेळेस विचार मंथन केलं आणि खरं म्हणजे लोक आध्यात्मिक मार्गातून वगैरे जर आपण त्यांना सांगितलं तर ते खूप चांगला विचार करू शकतील तर मी हा मी हा विचार केला की आध्यात्मिक मार्गातून फक्त सांगण्यापेक्षा त्यांना आपण तीन टप्प्यात सांगितलं पाहिजे म्हणजे पहिला टप्पा असा असणार की त्यांना आध्यात्मिकमध्ये सांगायचं दुसरा टप्पा असा असणार की तो वैज्ञानिकमध्ये त्यांना सांगायचं आहे की विज्ञानाद्वारे समजा आपण ते कशा प्रकारे खराब वगैरे आहे आणि तिसरा टप्पा आहे जो आहे की आपले समजा सामाजिक समाजामध्ये एक आपली भूमिका कशी निर्माण होते तर या माध्यमातून मी सांगण्याचा विचार केला आणि खरं म्हणजे मी त्याच्यामध्ये यशस्वी झालो आणि मी असं सांगू शकेन की त्याची अशी आकडेवारी ठेवलेली नाही <laughs> पण मला असं वाटतं की तीनशे साडेतीनशे लोकांचा गुटखा गोवा तंबाखू बिडी सिगारेट हे सुटलेलं आहे अरे वा व्हेरी गुड अच्छा पहिले मी तुम्हाला आध्यात्मिक मार्गातून सांगू हो हो नक्कीच नक्कीच आम्हाला आवडेल आणि आमचे जे श्रोता आता ऐकतात आहेत त्यांनाही एक जिज्ञासा उत्पन्न झाली असेल की कसं काय आध्यात्मिक रीतीने आपण नशामुक्त होऊ शकतो किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसं आपण मुक्त होऊ शकतो आणि सामाजिक दृष्टिकोनातून कसं आपण आपलं जीवन श्रेष्ठ बनवू शकतो तर नक्कीच आम्हाला आवडेल आणि आध्यात्मिक मार्गामध्ये कसं आपण करतो हे सांग हां तर बघा एक स्तोत्र आहे जे ऋषी मुनी तपस्वी लोक ज्यांनी तपस्या केले तर ते स्तोत्र मला माहीत नाही कुणी लिहिलेलं असन पण ते स्तोत्र मी तुम्हाला सांगतो की ते स्तोत्र असं आहे की कराग्रे वस्ते लक्ष्मी करमूल्य सरस्वती करामध्ये तू गोविंद प्रभाते करदर्शनम समुद्र वसने देवी पर्वस्त मंडले पत्नी नमस्ते पादपर्श स्वामी तर या स्तोत्राच्या माध्यमातून असं म्हणलं गेलं की कराग्रे वस्ते लक्ष्मी म्हणजे माझ्या हातामध्ये लक्ष्मी आहे म्हणजे ॲक्च्युली बघा लक्ष्मी आहे म्हणजे कुणाच्या हातातून पैसे पडत नाही खाली तर ते दिवसभर कष्ट करतात आणि कष्टाच्या माध्यमातून त्यांना जे पैसे भेटतात त्याला लक्ष्मी म्हणलं जातं आता मला तुम्ही सांगा पुढं म्हणलं की करमूल्य सरस्वती म्हणजे माझ्या बोटामध्ये सरस्वती आहे आता बोटं तर सर्वांनाच आहेत पण सरस्वती कोणाला भेटते की जे समजा बोटाचा उपयोग करून बघा लेहीचं म्हणलं की बोटाचा उपयोग होतो पानं पलटायचे म्हणलं पुस्तकाचे म्हणलं बोटाशिवाय पानं पलटो करू शकत नाही आपण तर बोटाने मला सरस्वती प्राप्त करायची आणि पुढं म्हणलं की करामध्ये तू गोविंद माझ्या हाताच्या मध्यभागी गोविंद आहे म्हणजे माझा हात मला पवित्र ठेवण्यासाठी माझ्या हाताच्या मध्यभागी गोविंद आहे असं म्हणलं गेले त्यामुळे पुढं असं म्हणलं की सु कराग्रे वस्ती लक्ष्मी करमूल्य सरस्वती करामध्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शनम म्हणजे सकाळी सकाळी जर हाताचं दर्शन घेतलं तर तीन देवांचं दर्शन घडतं सरस्वती लक्ष्मी आणि गोविंद ह्या तीन देवाचं दर्शन घडू शकतं असं आपण म्हणलं गेलं आणि पुढं असं म्हणलं गेलंय की विष्णू पत्नी नमस्ते पादपर्श शमत स्वामी म्हणजे तो त्याचा पुढचा टप्पा आहे तर खरोखर परमेश्वराची पत्नी ही धरणी माता ह्या स्तोत्रामध्ये म्हणलं गेलंय तर आता आपण विचार करू की तंबाखूची पुडी समजा थोडक्यात तंबाखूची पुडी जर आणायची म्हणलं तर मला वाटतं चुनापुडी आणि तंबाखूपुडी दोन्हीला तेरा चौदा रुपये खर्च होतो <laughs> नक्कीच तर मला तुम्ही सांगा जर समजा तेरा चौदा रुपये हे जर लक्ष्मी आहे का नाही आहे सांगा एक रुपया पण लक्ष्मीच आहे ना लक्ष्मीच आहे मग मग तुम्ही चौदा रुपये तेरा रुपये जे समजा खर्च होतो ते आपण लक्ष्मी कुठल्या मार्गाला लावतो चांगल्या मार्गाला लावतो का जे पुढे आणाय जर एखादा मनुष्य गेला चुनापुडी आणि तंबाखूपुडी पुढे आणायला गेला तर समजा ते तेरा रुपये खर्च होतात ते चांगल्या मार्गाला गेले का नक्कीच नाही ना हां तर ते वाईट मार्गाला म्हणजे आपण लक्ष्मी वाईट मार्गाला लावली त्यानंतर दुसरी अशी गोष्ट आहे की ज्यावेळेस तंबाखू हातामध्ये घेतात तर ज्या ज्या ठिकाणी म्हणलं गेलं की करामध्ये तू गोविंद त्या ठिकाणी तंबाखू टाकले जाते त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की चुना लावताना कुठल्या तरी बोटाचा आधार घेऊन चुना लावला जातो तू विचार करा जर एखादं समजा जर आपण कुणाला फसवलं तर आपण काय म्हणतो का अमुक एक माणसाला म्हणजे अमुक अमुक माणसांनी मला चुना लावला गेला म्हणजे जर समजा कुणी फसवलं तर त्याला म्हणलं जातं की या माणसाने मला चुना लावला म्हणजे आपण खऱ्या अर्थानं जर विचार केला तर आपण सरस्वतीला चुना लावतो म्हणजे बोटाला चुना लावतो म्हणजे सरस्वतीला चुना लावतो तू विचार करा जर समजा एखाद्या समजा देवीचं आपलं जर खटाकलेलं असेल समजा सरस्वतीचं आपलं जर खटाकलेलं आहे <laughs> तर ते आपल्या मुलाकडे चांगल्या भावनेने पाहू शकते का नाही मग मला तुम्ही सांगा आपल्याला वाटतं ना की आपले मुलं शिकले पाहिजेत कुठलं मोठं समजा उद्या शिक्षण घेऊन ते चांगल्या मोठ्या पदावर गेले पाहिजेत ऑफिसर बनले पाहिजेत डॉक्टर बनले पाहिजे असं जर आपल्याला वाटतं आहे तर त्यांना सरस्वती ह्या देवीची आवश्यकता आहे मग तुम्ही जर रोज जर सरस्वतीला जर दोन तीन टाइम जर चुना लावला गेला तर तुमच्या मुलाला प्रसन्न होऊ शकते का <laughs> तर बघा ज्यावेळेस तुम्ही लावता त्यावेळेस तुम्ही ज्या जे असं बोललं गेलं की करा मध्ये तू गोविंद गोविंदावरती तुम्ही चुना आणि तंबाखू मळता तर गोविंद तुमच्यावर खुश राहू शकतो का नाही राहू शकत ना तुम्ही बघा आणि त्यानंतर पुढची गोष्ट अशी की तुम्ही आपण जर एखादा चांगली व्यक्ती जर आपल्या संपर्कात आली आणि जर त्यांचा आपला चांगला परिचय झाला तर आपण त्यांना काय म्हणतोय की तुमचे चरण स्पर्श आमच्या घराला होऊ द्या की तुमच्या हस्तकमलाने आमच्या मुलांना आशीर्वाद द्या म्हणतो आपण तुम्ही सांगा तुमचे चरण स्पर्श म्हणतो म्हणजे नयन नयन कमल म्हणतो आपण नाही का हस्त कमल म्हणतो म्हणजे जर चांगल्या माणसाचे नयन कमल आहे चरण कमल आहे तर आपलं मुख काय गटर आहे का <laughs> की ज्याच्यामध्ये आपण अशी म्हणजे जी वस्तू घाण अशी आपण मळतो वगैरे आणि आपल्या तोंडामध्ये आपण टाकून देतो आणि त्यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे तो विचार करा की तंबाखू खाल्लेला मनुष्य थुकतो कुठं सांगा तुम्ही जमिनी थुकतो ना जमिनी थुकतो म्हणजे जमिनीला आपण बघा धरणी माता म्हणलं जातं आज जी जमीन जी आहे किंवा दिवसभर जे आपण खातो पितो प्रत्येक गोष्ट ह्या जमिनीच्या पोटातून येते म्हणजे तसं विचार केल्यास खरोखर धरणी माता ही आपली आई आहे मी तर असं म्हणतोय की जर एखाद्या एखाद्या मुलाची जर जन्मतःच जर समजा आई जर वारली जन्म दिल्यानंतर जर आई वारली तर त्यानंतर त्या बाळाला जगवणारी ही मोठी आई आहे असे कितीतरी बाळ असतात की जमीन तिला जगवते मग तुम्ही विचार करा की त्या धरणी मातेवर तंबाखू खाल्लेला मनुष्य अशा पिचकाऱ्या मारत बसतो थुंकतो आणि दुसरी गोष्ट आहे की त्या स्तोत्रामध्ये म्हणले की विष्णू पत्नी नमस्ते तुम्ही सांगा ती जर परमेश्वराची पत्नी आहे विष्णूला समजा बरेच लोक समजा म्हणजे अगदी परमेश्वरच मानतात तर ती जर विष्णू पत्नी म्हणले गेले तर त्या विष्णूच्या पत्नीवर आपण थुकत असेल तर ते कितपत योग्य आहे सामान्य मनुष्याचा जरी कुठल्या जर समजा त्याच्या जर पत्नीच्या अंगावर जर कोणी थुंकलं तर तो सहन करू शकतो का नाही सहन करू शकत मग ते विष्णूने किती दिवस सहन करायचं का तो विष्णू समोर येत नाही म्हणून आपण काही घाबरायचंच नाही का <laughs> आणि आणि तुम्ही विचार करा तुम्हाला जरी वाटत असेल ना की विष्णू सोडून देतो नाही आहे विष्णू पण सोडून देत नाही आज मला तुम्ही सांगा कॅश कॅन्सरने मरणाऱ्या लोकांचं प्रमाण अफाट आहे खूप लोक कॅन्सरने मेलेत आणि एवढंच नाही की त्यांचं जे मरण आहे ते मरण पण एवढं भयानक असतं मी आता तुम्हाला म्हणजे नावं सांगू शकत नाही पण एवढे लोक कॅन्सरने ग्रस्त होऊन अशा प्रकारे ती मेले आहेत की माझ्या आसपास फर्निचर दुकानच्या आसपास मी पाहिलं की एक मनुष्य कॅन्सरच्या त्याला त्याला रोगग्रस्त झाला तो तंबाखूची त्याला सवय होती तर तो अशा प्रकारे मेला की लास्टचे त्याचे एक दोन महिने एवढे भयानक बेकार गेले की त्याच्या सगळ्या विधी जाग्या होत होत्या आणि तो त्याच्या मुलाला रिक्वेस्ट करत होता की मला तू वरून तिसऱ्या तिसऱ्या मजल्यावरून मला तू खाली फेकून दे तेवढा माझ्यावर तू उपकार कर म्हणजे तुम्ही मला सांगा की जर त्याला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिल्यानंतर आपल्याला मरण प्राप्त होईल आणि त्याच्यामध्ये सुख राहीन असं जर वाटत असेल तर त्याला वेदना किती भयानक असू शकतील असे तर मी असा विचार करतो की बाबा जर एव एवढं जर भयानक ते आहे तर आपण त्याच्यापासून कसं दूर राहू शकतो आता दुसरा भाग मी असं सांगन की आपण वैज्ञानिकदृष्ट्या हे समजा आध्यात्मिक भाग तर आहेच आहे तर वैज्ञानिकदृष्ट्या जर तुम्ही विचार केला तर आपल्या बॉडीमध्ये रक्त हा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि रक्त जर तुम्हाला वाटत असेल की अन्नापासून निर्माण होतं तर हे थोडंसं करेक्ट आणि थोडंसं गलत पण आहे फक्त अन्नापासून रक्त निर्माण नाही होत तर त्याच्यामध्ये जीवशास्त्रामध्ये मला वाटतं सातवी आठवीच्या पुस्तकात सांगितले गेले की पाचक रस जसं एखाद्या चवदार पदार्थाचं नाव जरी काढलं तरी आपल्या तोंडात पाणी येतं जे तोंडात जे पाणी येतं ते पाणी म्हणजे पाचक रस आहे आणि तो पाचक रस एक वेळेस तंबाखू खाल्लेला मनुष्य कमीत कमी तो अर्धा कप तरी पाचशे रस काढून फेकून देतो तुम्ही सांगा एक मनुष्य अर्धा कप जर तंबाखूचा समजा पाचक रस जर समजा तंबाखूमुळे फेकून देत असेल दिवसभरात समजा तो ग्रंथधारात जर पाच सहा वेळेस जर तंबाखू खात असेल तर तो कमीत कमी दोन तीन कप स्वतःचा पाचक रस काढून टाकतो की ज्याच्यापासून आपल्याला रक्त बनणार आहे शरीर व्यवस्थित चालणार आहे मग तो पाचक रस काढून टाकणं ते निवळ तंबाखूच्यामुळं होतं आणि तो पाचक रस आपल्या शरीरासाठी किती व्हॅल्युएबल आहे ते तुम्ही विचार करू शकता त्यानंतर त्यानंतर असं आहे की समजा ठीक आहे आपण समजा आध्यात्मिक पाहिलं वैज्ञानिक पाहिलं त्यानंतर असं आहे की सामाजिक जर विचार केला तुम्ही सांगा एक व्यसनी मनुष्य म्हणून आपल्या <laughs> घरच्यांना सुद्धा <laughs> आपले घरचे मुलं किंवा पत्नी किंवा आई वडील यांना पण व्यसनी मनुष्य आवडत नाहीत हो. आणि तंबाखू हे व्यसन असं आहे की तंबाखू खाल्ल्याला मनुष्य त्याला चार माणसातलं उठून बाजूला जावं लागतं चांगलाच ज्या ठिकाणी कुणी गप्पा मारत वगैरे बसला असून त्या ठिकाणी त्याला उठून जावं लागतं दुसरी गोष्ट बघा समजा जर त्याच्याकडं चुना जर त्याच्याकडचा संपला असेल आणि त्याच्याकडे जर फक्त तंबाखू असेल तर तो काय करतो माहिती का जर कुणी तंबाखू जर खात असेल त्याच्या ओळखीचा जरी नसेल त्याला म्हणणार ओ गाववाले ओ गाववाले मला जरा थोडा चुना द्यावं हो, की नाही म्हणजे त्याला सामाजिक दृष्ट्या जसं एक प्रकार मी तर असं म्हणन की त्याला ते भीक मागावी लागते ते चुन्यासाठी मग त्या दृष्टीने जर विचार केला तर खरोखरच म्हणजे सामाजिकदृष्ट्या पण त्याची लेवल खालच्या लेवल लेऊन जाते आणि लोक त्याच्याकडं व्यसनी म्हणून बघितलं जातं तसं पण मी असं मी असं म्हणन की जर तुम्हाला जर परमेश्वराचं जर प्रिय व्हायचं असेल तर मनुष्य हा शुद्ध शाकाहारी आणि संपूर्ण निर्व्यसनी असला पाहिजे आणि मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो बघा जन्म आणि मृत्यू ह्या दोन गोष्टी फिक्स आहेत तर बघा ज्यावेळेस एखादा मनुष्य मरतो त्याला आपण म्हणतो स्वर्गवासी झाला तुम्ही विचार करा जर एखादा व्यसनी मनुष्य जर समजा मेला तर त्याच्या शेवटच्या नैवेद्यावरती तंबाखूची फुडी जर ठेवली गेली आणि ठेवतात की त्याला हे लागतं म्हणून तर तो स्वर्गवासी होऊ शकतो का <laughs> आणि बघा आवर्जून ते ना त्याला तंबाखू लागत होती ती ठेवा नाही तर भूत होऊन लागन म्हणजे असं लोक बोलतात तर कितपत योग्य आपण तंबाखू खाणं हे सुद्धा हे एक विचार करण्याची गोष्ट आहे नक्कीच फारच सुंदर विचार तुम्ही आपला रेडिओमार्फत तुम्ही सर्वांना सांगितलं सामाजिक दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून कसं आपण व्यसनापासून मुक्त होऊ शकतो किंवा व्यसन काल कर व्यसन करताना आपल्याला हे सगळ्या गोष्टी जर आठवण आलं तर नक्कीच आपण ते एका सेकंदात आपण सोडू शकतो आणि नाही केलं तर माहिती आहे त्याच्या काय दुष्परिणाम आहे आणि आपण ते भोगतही असतो आणि त्याच्या बरेच उदाहरणं आपले देशमुख सरांनी सांगितलं आणि आशा व्यक्त करतो तुम्हाला या कार्यक्रमामध्ये जे पण व्यसनाबद्दल त्यांनी सांगितलं एक्झाम्पल देऊन त्यांनी सांगितलं ते कुठेतरी नक्कीच तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर नक्कीच तुम्ही आगा व्यसन करत असेल तर आजपासून व्यसनांना रामराम करा आणि आपल्या जीवनाला आनंदमय बनवा अशी इच्छा व्यक्त करतो आणि देशमुख सर जाता जाता एक मॅसेज म्हणून काय सांगणार तुम्ही मी मॅसेज म्हणून एवढं सांगू शक की खरोखर आपल्याला आपल्या घरासाठी आपल्या देशासाठी ह्या पृथ्वीसाठी पूर्ण वातावरणासाठी सर्वांसाठी मिळून जर आपण शुद्ध शाकाहारी आणि संपूर्ण निर्व्यसनी जीवन जगून आपलं स्वतःचं कुटुंब जर आपण खूप छान जगवलं तर आपण आपल्या एरियामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या देशामध्ये होऊ शकतं तर तुम्ही अख्ख्या जगामध्ये सुद्धा एक एक्झाम्पल बनू शकता की ज्याचं लोकांनी अनुकरण करावं आणि एक तुमचं स्वतःचं नाव ह्या जगामध्ये व्यवस्थित राहावं ह्यासाठी तुम्ही तसं खूप चांगल्या प्रकारे जीवन जगावं ही अपेक्षा मी करा <laughs> फार सुंदर मेसेज तुम्ही सांगितला आणि आशा व्यक्त करतो आपल्या श्रोता मित्रांना तुमचा हा मेसेज आवडला असेल आणि मनापासून ते याच्यावरती विचार करतील अशी आशा व्यक्त करून आजच्या या कार्यक्रमामध्ये एवढंच आणि पुढे भेटूया दुसऱ्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ पुणे आवाज वन झिरो सेवन पॉईंट एट एफ एम आनंदी रहा आणि आनंद लुटा 小。 नमस्कार